गझल पुनाची होती ती गझल होती ती गझल होती तुझ्या कुळलेले शब्द त्यातले सांगत होते भाव आ नाव आतले विसरून जावे भान अशी ती विसरून जावे भान अशी ती कथा कुणाची होती सांग साजना ओठावरती गझल कुणाची होती गझल कुणा कुणाची होती गझल कुणाची होती प्रीतीचा खेळ खेळले कोण प्रीतीचा खेळ खेळले कोण वाचले जखमी झाले कोण वाचले जखमी झाले त्या जखमे जखमेतून ओघळणारी त्या जखमेतून ओघळणारी यथा पुन्हा होती सांग साजना ओठावरती गझल कुणाची होती गझल कुणाची होती गझल कुणाची होती भाळतो जसा पुनावर तसे भाळले रसिक तुझ्यावर भ्रमर भारतो जसा फुला कसे भाळले रसिक तुझ्यावर जिंकलीस तू मैथिलही पण जिंकलीस तू मैथिलही पण हार कुणाची होती सांग साजना की गझल कुणाची होती गझल कुणाची होती गझल कुणाची होती छेडली सतो आज ती तार स्वरांची होती सांग सागणा ओठावरची गझल कुणाची होती गझल गझल कुणाची होती